त्यांनी सांजेच्या वेळी हातात भाला घेऊन हिंदुराव वाड्यावर आला नाला मारलेल्या पायतानांचा आवाज करत तो थेट ढेलजेवर जाऊन उभा राहिला एकाएकी तो असा वाड्यात येऊन समोर उभा राहिला आणि त्याच्या हातातला भाला बघून दादा दचकले त्यांची नजर भिरभिरली आणि मग आळीपाळीनं हातातल्या भाल्याकडं आणि तोंडाकडं ते बघत राहिले इलायत खान पठाण दत्तू नायकाच्या जोडीला देवडीवर बसून होता लोभाजी मानाजी आणि परशुराम हे सगळे भाऊही रेल्जेवर हजर होते सगळेच आपापली जागा धरून बघत बघत राहिले होते आणि दादा कच न खाता डोळे वटारून अरे रावीनं म्हणाले हातात भाला घेऊन आलायस काय बेताना आलायस एक ज्या बिचाराला आलोय डोळ्याला डोळा लावून हिंदुराव असा गुरमीत बोलला आणि दादांच्या कपाळची शिर फुगून टम्म झाली त्यांच्या मस्तकातलं रक्त उतरून डोळ्यात आलं खाली लोंबणारा एक हात वर मिशीवर नेत दादा गुरगुरले मला जा विचारायला आलायस माझ्या घुगऱ्या खाल्ल्या बोलतोस घुगऱ्या काढायचं कारण नाही मग काय कारणानं दारात आलायस हिंदराव भाडकन बोलला साक्षी जरा फोडायला लागलाय होई त्यासनी खोट्या साक्षी द्यायला सांगितलंय म्हणून तुम्ही कानावर आलंय म्हणून विचारतोय काय घा घातलाय दादा तुम्ही साक्षीदार फोडलं हे खरं ना तू कोण विचारणार मला रावणाचा पोरगा म्हणून विचारतो लई शाना झाला येस शाना नाही खुळा आहे म्हणून अजून गप्प बसलोय गप्प बसलोय नाहीतर काय करणार आहेस ते दावलं असतं तर दातोट खाऊन हिंदूराव असं बोलला आणि दादाही दरडावून विचारू लागले अरे पर काय कुणी अडवलंय काय तुला कुणी हात बांधून ठेवल्यात काय तुझं असलं दावणार लई बघितल्यात की का बाबा गप्प बसलायस अजून असला मनगडात जोर तर दाव की छाती फुगून हिंदूराव बोलला दादा दादा इनाकरणी वाकड्यात शिरू नका नागाच्या शेपटीवर पाय देऊन बघू नका अरे तुझ्या नागाच्या लई ठिसकारतोस मग सोडतो काय मग कुठं गेलता आजवर तुझा राग का ग बसला होतास अजूनपर्यंत अरे कशाला तोंडाची वाप जवळतोस का गप बसलोय कळायचं नाही तुम्हाला कळायचं नाही असं विचारून दादा म्हणाले फुकट जाणारा जाशील कुणामुर नाकडून बोलतोस हाताचं बोट दाखवून हिंदूराव बोलला अरे जा लय टुरफुर करू नकोस असली लई बघितल्यात चिन्नी कोलवल्यागत दादानी त्याला असं कोलवलं आणि हिंदुराव असं काळीज ओरबडून निघालं हातातल्या भाल्याची काठी ठोय करून खाली आपटत तो म्हणाला मी बी असली लई बघितल्यात पळवून लावायला येळ लागायचा नाही तुमचं भ्या नाही दादा मला पर त्या बाईकडे बघून गप्प बसायचं झालंय ह्या वाड्याला भेटो तुम्हाला नाही तुमची कोण कदर करताय पर मालकिनीचा आब राखायचा म्हणून गप्प बसलोय तुंबून राहिल्या जनावरागत दादा बघत राहिले आणि शिंग हलवल्यागत बोलले अरे जा जा खडी फोडायला लावून त्याचं ते आजवर घरात ठेवलं उपकार मान माझ हिंदूरावी डापरून बोलला तुम्हीच उपकार माना आमचं आमच्या आजारानं आजवर गावात राहिला असा नाहीतर पाला पोचवा उडा उडाल्या गत कवाच उठून उडून गेला असता असा तुमच्या पायात आमच्या आबांचा खून झाला आणि सापागत उलटा फिरून दात दाखवत असा वय दादा कडाडले लई शहाणपणा शिकवत हुआ उभा राहू नको दारात बऱ्या बोलाने निघून जा नाही तर धक्के घालून हाकलून देईन दादांचा आवाज वाडा फोडून बाहेर गेला आणि एकाला चार सहा तालमीतली पोरं दारातनं आत घुसून देवडीजवळ येऊन उभी राहिली एका हातात धरायची काठी दोन्ही हातात धरून बघू लागली आणि मांडीवर शड्डू मारून हिंदूराव बोलला मला धक्का घालायला अजून या गावात उपजायचा आहे कोण असा जीवावर उदार झालाय तो असल नेट तर येऊ द्या पुढं एवढं बोलून हिंदूरावानं भोवती होती नजर टाकली सहारे तिथले तिथं गपगार उभे होते दादांचे सारे भाऊ जवळ असून पुढे येणार झाले इलायत खान पठाण ही हातात सोटा घेऊन देवडीवरच बसून राहिला त्या साऱ्यांच्या तोंडावरनं एक वार नजर फिरून हिंदुराव बोलला दादा तुमचा हे असला धाक आणि कोणाला तरी दावा घाला आम्ही भिणार नव तिनिसांची येळ आहे समोर दिवा आहे तुमचं तिघ भाऊ इथं जवळ आहेत आणि देवडीवरचा तो पठाण पेंगत बसला आहे ह्या साऱ्यासनी साक्षी ठेवून सांगतो येऊ द्या किरुणाना सुटून आम्हाला जीवाची पर्वा नाही बरं एकाला तिघ भाऊ आहे आम्ही बा वागावगत नाही खून केला त्याचा तर नावाचा हिंदू नाव न मी फट्टावर मिशी उतरून खाली पायावर ठेवून तुमच्या समजलं काय बोललो एवढं ध्यानात धरा हो तर लिहून ठेवा एवढं बोलून हिंदूराव गरकन मागे वळला आणि पायतानांच्या नाला वाजवीत आला तसा निघून गेला वाड्यातली सारीच माणसं एकमेकांच्या तोंडाकडे बघत चित्रासारखी गप्प राहिली एक चकार शब्द कोणाच्या तोंडातनं बाहेर पडेना झाला आणि खवळलेले दादा पिसाळल्यासारखे करू लागले त्यांच्या अंगात पिसं भरल्या का झालं आणि ढिलजेतल्या ढिलजेत एरजारा घालत ते डरकाळी फुडू लागले असलं नल्ल्या गाव ते वटणीवर आणलं आणि असला कोण लागून गेला यो यासनी पाणी पाजायला येळ लागायचा नाही ढेकून चिरडल्या का चिरडून टाकेन काय भ्रांतीच आहे गबरू अरे फट्ट पिळलं तर दूध निघल एककाचं तीन तेरा नऊ अठरा वाजवीन चौताळलेले दादा सारखे एरजारा घालू लागले तोंडाला येत ते बळू लागले आणि तो जंग वाडा गप कान देऊन ऐकत राहिला बारा राशींचे बारा घोडे ओधळू लागले आणि सूर्याच्या रथाचं काळे चक्र फिरता फिरता एका वादळात सापडलं खालसा मुला मुलखातील कायदेभंगाच्या चळवळीनं जोर केला आणि संस्थानं जागी होऊ लागली श्रमजानशाहीला हादरा बसू लागला पाडी जागी होऊ लागली एक नवं वारं खेळू लागलं भाषणबंदी सभाबंदी असल्या कोल्हापूर संस्थानातही कायदेभंग सुरू झाला शेतकऱ्यांचे मोर्चे निघू लागले सभा होऊ लागल्या जत्रेला उरसाला के गेल्यागत लोक झुंडी झुंडीनं सभा ऐकायला जाऊ लागले पारवे उठवा पार्कातल्या राखीव हरणाडुकरांना मारण्याची बुंबा द्या शेतसारा कमी करा अशी हकाठी सुरू झाली राजा आणि प्रजा यांच्या दुफळी पडली प्रजेनं आपल्या न्याय हक्कांची मागणी सुरू केली आणि सरकारी वरवंटा संबंध संस्थांवर फिरू लागला धरपकड सुरू झाली तुरुंग भरू लागले कार्यकर्त्यांच्या घरादारावरून नांगर फिरू लागले आणि संस्थानी चळवळीची पाळेमुळे पसरत जाऊन खोलवर रुजू झाली लोकजागृतीचा वृक्ष फोपावू लागला खेड्यांची काळझोप उडाली महाल आणि पेटे जागे होऊ लागले जहागिरींनी उठाव केला सारा करवीर इलाका राजाविरुद्ध दंड थोपटून उभा राहिला चळवळीनं असा उठाव केला आणि दडपशाहीला सुरुवात झाली पोलीस खातं सज्ज झालं गाव कामगार पाटलांना विशेष हक्क देण्यात आले आणि कार्यकर्ते हद्दपार होऊ लागले पोलिसी ससेमिरा मागे लागला आणि लोक भूमिगत होऊन वावरू लागले बेताल झालेलं सरकार करूनही त्या गोष्टी करू लागलं खेड्यापाड्यातल्या बाजारात दिवसाढोळ्या पोलीस नंगा नाच चालू झाला अंगावरची खादी बघून पोलीस कुणालाही पकडू लागले आणि भर बाजारात लोकांना मारहाण करू लागले दडपशाहीच्या ह्या तेलानं लागलेली आग भडकू लागली सारी प्रजा चवताळून गेली हद्दपार झालेले कार्यकर्ते खालसा हद्दीत राहून सूत्र हलवू लागले भूमिगत झालेले लोक ही चिथावणी देऊ लागले आणि प्रजेची शक्ती खचून न जाता वाढू लागली दडपशाहीनं लोकांच्या नाड्या आखडून न जाता त्यांचं तापलेलं रक्त उसळी घेऊ लागलं दळपशाहीचा वरवंटा फिरू लागला आणि प्रजेचा चेव उसळी मारून वर येऊ लागला भरती आलेला जनसमुद्र खवळून गेला दाही दिशांना पसरत चालला जोरानं आलेलं वादळी वार घोंगावू लागलं झंझावात चढू लागले आणि अथांग पसरलेल्या खवळलेल्या समुद्रात प्रचंड लाटा उसळी घेऊ लागल्या लांब एका बाजूला अशी नगाऱ्यावर टिपरी पडली आणि त्याचे पडसाद गावात उठू लागले एक नवच वारं असं वाहत आलं आणि चार आठ दिवसाला पोलीस गावात येऊ लागले वाहती गंगा आपल्या पायानं चालत येऊन दारात आली नुसत्या संशयानं कुणालाही अटक करण्याची बुभा मिळाली राजदरबारी आपलं वजन वाढवावं मान मराचा मिळावा बक्कळ पैसा कमवावा आणि एकेकाची हड्डी नरम करून गावावरही चांगला झाक बसवावा असे विचार दादांच्या मनात घडू लागले डोंगराच्या कुशीतल्या राजधानीपासून लांब असलेल्या अडवळणीही गावात ही वारं शिरलं आणि वादळ सुरू झालं पालापाचोळा आवडू लागला कल्ल्या जंगम दार झाकून आत सूत काढत बसला होता आणि दारावर थाप पडली कढी वाजली तशी गडबडीनं हातातली टकडी आणि पिळू झाकून ठेवून कल्ल्या उठला त्यानं दार उघडलं चावडीतला गोपाळा दारात उभा होता छाती धस्स झालं संधी आपल्या दारात काय यावा या विचाराने त्याला झेंडू फुटला मराठीत बोलायचे ते कानडीत म्हणाला याकरी स्वामी बर्री बर्री या नाही केला सा गोपाळा हसला आणि आत न जाता बाहेरनच म्हणाला महाराज तुमचं ते यानरी फॅनरी मला कळत नाही मराठीत बोला की कल्ल्या भानावर आला आणि एक पाऊल पुढं होऊन म्हणाला नव काय दगदग काढली आत तर या गोपाळनं एक पाऊल दारात ठेवलं आणि तोंड पुढं करून तो हळूच म्हणाला महाराज आता बोलत बसू नका कल्ल्याच्या तोंडचं पाणी पळालं तोंड चिमणीगत करून तो म्हणाला यान संकटप्पा काय झाले हो गोपाळराव गोपाळनं आपलं दुसरं पाऊल आत घेतलं आणि त्याच्या कानाला लागून तो म्हणाला महाराज चावडीत पोलीस आल्यात आलो ना पोलीस आ असं म्हणून तो तोंडाकडे बघत राहिला आणि गोपाळा बोलला तुम्ही घरात बसून सूत काढता ही बातमी वर गेलेली आहे काहीतरी तुम्हाला धरायचा भेद दिसतोय कुठेतरी दडून बसा बघू उगी लगेच कुठं गडप व्हावं कुठं दडून बसावं असा घोर पडला आणि गळ्यातली गुंडगडगी चाच तो उभा राहिला गोपाळनं सल्ला दिला महाराज आता इथं ठ ठरू नका असं सुटा आणि पाटलाच्या उकिरड्यात जाऊन बसा तिथं कुणाला संशय यायचा नाही गोपाळाचा सल्ला त्याला लगोलग पटला कारण पाटलांचा उकिरडा तिथंच जवळ होता सहजासहजी कोणाला दिसू नये असा तो खोल होता कल्याण अधिक वेळ न घालवता डोक्यावर रुमाल ठेवला आणि तो मागं बघून म्हणाला ना जरा हग बरं काळजी मॅड मॅड कल्ल्या घराबाहेर पडला तापद्र्यानं निघाला आणि गोपाळा म्हणाला हे बघा स्वामी खुळ्यागत बसू नका अंगावर जरा चघाळ चोता घेऊन बसा स्वामी पुढं पळाला आणि उचलत्या प्रौंडानं गोपाळा वाड्यावर गेला त्याला जवळ आल्या आल्या दादाने विचारलं काय रे गोपाळा काय झालं हसऱ्या तोंडानं गोपाळा म्हणाला जी काम केलं की घरातनं बाहेर पडला का मग वय जाऊन बसला असला आता उकिरड्यात दादांना हसू आवरणं झालं खदा खदा हसून ते म्हणाले बसू द्या बसू द्या जरा उब घेऊ द्या उकिरड्याची आणि मग काढू बाहेर वाऱ्याला चांगला तास अर्धा तास झाला आणि मग दादा परशुरामाला म्हणाले झालं परशुराम काहीतरी निमित्तानं जरा उकिरड्याकडे जाऊन ये जा बघू उकिरड्याकडे जाऊन येऊ वय उकिरड्यात जंगम बसला असेल त्याला घेऊन ये जा इकडं दादाचं बोलणं परशुरामाला काही कळेना झालं आणि मग फोड करून सांगितल्यावर त्याला हर्षवायू झाला तो पळतच परड्याच्या अंगाला गेला भराभरा त्यानं घोड्याची लीद गोळा केली आणि लिदीनं भरली बुट्टी डोक्यावर घरू धरून तो चोर पावल्याने उकिरड्याकडे गेला जवळ जाऊन उभा राहिला आणि बारीक नजरेनं वेध घेऊन त्यानं लीद खाली सोडली दचकलेल्या जंगमानं अंगावरचा पालापाचोळा बाजूला करून गडबडीनं वर बघितलं आणि आपसुकच नजरानजर झाली हसू आवरेना झालं तसा एक हात तोंडाला लावून परसुरामानं विचारलं काय करतोस रे जंगमा उकिरात का बसलास शेंडीपासनं पायाच्या टाचेपर्यंत जंगम थरथर कापत उभा राहिला काहीतरी बोलायचं म्हणून बोलला सज आलतो सज आलतास सहज याला काय हमराई लागून गेली आहे रे उकिरडा म्हणजे काय बोलावं जंगमाला कळेना झालं साक्षात आपलं मरण त्याला डोळ्यांसमोर दिसू लागलं आणि दातोट खाऊन परशुराम म्हणाला अरे उकिरड्यात शिरून काय करत होतास तिथं तुझं एवढं काय गटळ पुरून ठेवलं हे चल दादांच्याकडं तोंड पसरून जंगम उभा राहिला आणि परशुरामानं वर्ण तगादा सुरू केला खाली उकिरड्यात उभा राहूनच तो हातापाया पडू लागला वर्ण परशुराम म्हणाला गप मुकाड्यानाचा वर या नाहीतर वर्ण उडी टाकेन अंगावर लटपट त्या पायानं आणि धडधड त्या छातीनं जंगम बेतानं उकिरडा चढून वर आला आणि हाताला झोला मारून दार दार कुत्र ओढल्या ओढल्या त्याला घेऊन परशुराम वाड्यात आला ढेलजेत पोलीस आणि पाटलांना बघून जंगमांचं धावत धन आणलं त्याच्या तोंडातनं शब्द बाहेरही न झाला आणि दादा म्हणाले अरे शिव चोर कुठं सापडला मगाधरनं पोलीस हेलपाटे घालायला लागल्यात आणि कुठनं धरून आणलं रे याला परशुराम बोलला दादा आपल्या उकिरड्यात बसून काय करत होता इशारा त्याला उकिरड्यात बसला होता उकिरडा फुंकाला तिकडे कशाला जाईल रे वैकी दादा खोटं सांगित नाही आपल्या उकिरड्यातच बसला होता अंगावर चांगला गदाळा घेऊन गप्प बसला होता दादाने हसून विचारलं वय रे जंगमा अंगावर गदाळा घेऊन बसला होतास तळाचं मोती वर आणत होतास काय चारही बाजून अशी त्यांची कोंडी झाली आणि काय बोलतील ते ऐकून घेण्याची पाळी आली उकिरड्यात जाऊन का बसलो होतो हे सांगायला त्याच्यावर जवळ उत्तर नव्हतं आणि पाटील तर दट्ट्या लावून तेच सारखं विचारू लागले एकच धरून ते बसले उकिरड्यात जाऊन का बसला होता सांग जंगम काय बोलणार तोंडाकडे बघायचं ते भुईला बघतो उभा राहिला आणि पाटील पोलिसांना म्हणाले हवालदार आयत्या बिळात नागोबा सापडला बघा आता घ्या चाव्यात तुमच्या आणि पाडा जा त्याचं पाटलांचा असा इशारा झाला आणि एक ढेरपेट्या पोलीस मिशीवर ताव देत बोलला कार जंगमा काय चळवळ सुरू केली गावात दादानी माहिती पुरवली आमच्या गावचा गांधी बाबा आहे बघा यो टकडीवर सूत काढतोय सूत दंडवत घातल्यागत करून जंगम म्हणाला सरकार मी सूत काय आजच काढत नाही पहिल्यापासून मी सूत काढतोय माझ्यावर दुसरा कसला संशय घेऊ नका दुसरा संशय घ्यायचं कारण काय पहिल्यापासूनच तू सूत काढतोस पहिल्यापासून देशभक्त आहेस हवालदार घ्या याला तपासात त्या भिकारी बोलायचं नाही बसलेला एक पोलीस उठून उभा राहिला आणि कुत्रा अंगावर गेल्यागत जवळ जाऊन ओरडू लागला सरळ बोलानं सांग काय चळवळ गावात सुरू झाली या काय काय संधान मांडायला लागलंय कोणकोण भूमिगत लोक तुझ्या घरात येत्यात आजवर कुणाकुणाला आसरा दिला आणि काय खेळ सुरू झालाय सांग भडाभडा आणि दादा म्हणाले तुम्ही असं विचारू नका तो असं सांगायचा नाही त्याला घ्या वर माडीवर गावची हुगी खाऊन लई मातलाय मग कसा राघू बोलल्या का बोलतोय बघा आज्ञेसारखी एका पोलिसानं गच्चांडीला धरून उभं केलं लाच घातल्यावर मागणं दुसऱ्यानं ढकलून दिलं आणि तोल गेल्या का जंगम फिलकांडत चार सहा पावलं पुढे गेला मागणं ढकलतच पोलिसांनी त्याला वर माडीवर नेलं तास अर्ध्या तासानं हवालदार खाली येऊन म्हणाला पाटी दोनशे रुपये द्या द्यायला हाय कबूल मान हलवत दादा म्हणाले छे छे दोनशानं काय करत काय कास होतोय कुळ गब्बर आहे त्याच्या तोंडानं पाचशे येऊ द्या तर त्याला सोडा नाहीतर घेऊन जाव पेट्याला दिवस बुडाला जंगम पठाणाकडे गेला आणि पाचशे रुपये घेऊन पुन्हा वाड्यावर आला पोलिसांनी रुपये वाजवून बघ घेतले आणि मग जंगमाची सुटका झाली जंगम निघून गेला आणि दादाने नायकाला सांगितलं नाईक श्रीमंदर मग तुम्हाला घेऊन ये जा तो नसला तर त्याचा भाऊ पुरंदर त्याला घेऊन या संस्थानी चळवळ सुरू झाली